थांबाव शिकारे माझे माझे म्हणची ओ थांबाव माझे माझे म्हणची थांबाव शिकारे माझे माझे म्हणची देखो ना अंतकाली जान मार्खे होती अंतकाली fazer. अभागी अभागी अभागीकरण्डा भीनपणे मनसि अभागीकरण्डापे मभागीकरण्डा अभागी माण्डा जन्मला मरता बरे जन्मला माझे म्हणती कोण कुणाची कामाले आले कोण कुणाची कामाले आले कोण कुणाची कामाले भानुदास म्हणे ऐसे जन भानुदास म्हणे ऐसे जन